भारत भूवर ऋण भीमाचा हो भारत भूवर ऋण भीमाच्या घटनेचे फार हो जय जयकार हो भीमाचा जय जयकार हो जय जयकार हो भीमाचा जय जयकार हो स्वराज्य स्थापून शिवरायाने हो स्वराज्य स्थापून शिवबाने केले उपकार फार हो जय जयकार हो शिवाचा जय जय शिवाचा जय